காணே ध्वनी हे मूक गानही यास म्हणो कोणी निरध्वनी हे मूक गानही यास म्हणो कोणी नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी सर्व धर्म हे भेद पंथ हे सर्व एक झाले माझे माझे विश्वतारही ही प्रेमाची बोल